सद्गुरूंचे दुपारचे भजन राजा सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय राजा सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय राजा सद्गुरुनाथ श्री निसर्गदत्त महाराज की जय हा प्रदक्षिणा सद्गुरु प्रदक्षिणा श्री गुरुरायाजी कोटी ब्रह्मा हत्या हरिकी करिता दण्डवाद लोटाङ्गणगिता मोक्ष लोडे मायत भजनाचा महिमा नकळे निगमागमासी अनुभव जे जाणती ते गुरुपतीचे अभिलाषी दक्षिणा करोनि देह भावे वाहिला श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभारा

कलेचे रंग सुरंग रंग श्वेत आळे पुढे वर्ण तेज जाणावे अलक्ष लक्ष्मी पाळणील वस्तू नीलवर्ण ते बिंबाकाशी चैतन्याची भूस त्यामध्ये वस्तू जडली असे दे रेतुनी उलट जाता मार्गाने जसे रूप रूप होली प्रवेश मिलाउने बसे तेते काळक दानदसे सिद्धपुरुष तो योग साधुनी कापास्तवितो करोनी हरळ आपला पधरावे निभगन त्याची प्राप्ति होए जराचर होगेची ब्रह्म आहे अगाक्ष लक्षूनी पायी जवसू चंद्रकृपा जप्माची वारी गायत्री अष्टप्रयोजितो साधन घटि घटि साधितो अहं भावेमि पणतनदन पुरुषर्णि अर्पितो तो मूल पिता इच्छितो अखण्ड तन्मय जातो लोक्ष्मि निजवस्तु लक्षितो लोचनी निरापेक्षितो निर्मल प्राणी जगात वेणा राय अन्तरी ज्ञान बोध रस पिये लक्ष लक्ष निपाणि निज वस्तु जातासी आले त्याला निज वस्तू लादले पाता पाता आत्मज्योतनी वैराग्ये पाझळले चिन्मय वस्तू डळमळले शाल रंग संत प्रमाण धन्य गुरु माऊली अनंदे हरिवर कृपा केली कवन कटाक्षे करी सिद्धांत गणपती दिवसेन गातो सभेत गुरु पुत्र तो ज्ञानवंत ऐकून तल्लीन होय

तर्टे विला yeah, जाए कार्यकल्पद्रूम श्री गुरु सार्वभौम श्रीमत् योगी महाराज त्रिभुवनानन्द भेदि निरञ्जन निर्गुण निरावलम्ब परिपूर्ण सदोदीत सकलमतस्थापनाचार्य श्री सद्गुरु श्री सिद्धरामेश्वर महाराज पाथरीयतिवरे भोपराग् सदोदीत सद्गुरु श्री रणजितेश्वर महाराज मुंबई अतिवर भोपरा राजाधिरा सद्गुराज सिद्धरामेश्वर महाराज की जय श्री महाराज की जय राजाधिराज सद्गुराज श्री गोविंद महाराज राजाधिराज सद्गुराज श्रीनिसर्गदत्तमहाराज